सर्ग चोवीस श्रीराम पुढे म्हणाला एखाद्या ऐश्वर संपन्न राजपुत्रासारखा हा काल आहे त्याचा पराक्रमही कल्पनातीत आणि त्याची लीलाही लोकोत्तर आहे दीन आणि अज्ञानी भूते हीच या जगदरूपी अरण्यामधील हरिणे असून कालरूपी राजपुत्र त्यांची शिकार करतो कल्पांतीचा महासमुद्र हीच त्या अरण्यातील क्रीडा करण्यासाठी असलेली पुष्करणी हो वडवानर म्हणजे तिच्यामधील सुंदर अशी कमले होत दही क्षीर वगैरेने युक्त असलेले सागर आणि तिखट आंबट वगैरे रसाने युक्त असलेली तीच जगे हीच त्या कालाची सकाळची न्याहारी होय संचार करण्यात निपुण मात्र देवताने युक्त अशी ती चंडी किंवा काल रात्र ही त्या काळाची प्रिया असून एखाद्या वाघिणीप्रमाणे सर्व भूतांचा नाश करणारे ती रात्र संसार अरण्यात संचार करीत असते पृथ्वी ही कालाच्या हातात असलेली एक भली मोठी पंचपात्री आहे ती रसपरिपूर्ण असून नानाविध कमळांच्या माळाने शोभिवंत झालेली असते मानेवर उडणाऱ्या आयाडीच्या केसाने ज्याचे रुंद खांदे झाकले गेले आणि जो प्रचंड गर्जना करीत आहे असा पराक्रमी नरसिंह हा त्या कालाच्या हातातील केवळ खेळण्याप्रमाणे असलेला एक पक्षी म्हणता येईल भोपळ्याच्या विणेप्रमाणे सुंदर आणि शरद ऋतूतील आकाशाप्रमाणे स्वच्छ भासणारा संहारकाळीचा भैरव हा त्या काळाच्या हातातील खेळण्याच्या कोकिल बालकाप्रमाणे ज्याचा टंकारध्वनी भयंकर असून ज्याच्यामधून दुःखरूपी बाणांचा वर्षाव केला जात आहे असे संहार नामक धनुष्य कालाने धारण केलेले असून त्याचे तेज सर्वत्र पसरून राहिले कालाचे बाण अमोघ असतात चलित लक्षांचाही वेध करून तो काल आपले लोकोत्तर लक्ष वेधित्व प्रकट करतो जीर्ण झालेल्या जगात चंचल वृत्तीरूपी माकडे उत्पन्न करणारा रूपी राजपुत्र मृगया करीत असून त्यातूनच तो जगात स्वतःची करमणूक करून घेत असतो इति श्री वासिष्ठ महारामाने वैराग्य प्रकरणे चोवीस सर्व